श्री मनाचे श्लोक श्री समर्थ रामदास स्वामी वाचक विद्या पाटील निवेदन श्री मनाचे श्लोक हा श्री समर्थ रामदास स्वामींनी मानव समाजाला दिलेला बहुमोल ठेवा आहे मनाच्या श्लोकातून श्री समर्थांनी केलेला उपदेश समाजाच्या सर्व स्तरातील व स्थितीतील लोकांना अत्यंत मार्गदर्शक आहे मन हे मनुष्याच्या बंधनाचे तसेच मोक्षाचे कारण आहे मनाला योग्य वळण लावल्याशिवाय मनुष्याला ऐहिक किंवा परमार्थिक कल्याण साधता येणार नाही यासाठीच समर्थांनी मनाला उपदेश केला आहे श्री समर्थ रामदास स्वामी थोर योग्यतेचे महान तपस्वी पुरुष होते धर्म राजकारण समाज नीती वाङ्मय इत्यादी विविध क्षेत्रातील त्यांचा अधिकार व कार्य असामान्य आहे म्हणून त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागल्यास मनुष्याचे जीवन कृतार्थ व धन्य होईल यात शंका नाही श्रीराम जय राम जय जय राम श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नेरे तुझविन निद्रा कई भेटसी बा मजला सुभद्रा जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकि सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा तया रामदासा जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ रामदास कृत श्री मनाचे श्लोक एक गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंत या राघवाचा दोन मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे तीन प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वदावा सदाचार हा थोर सोडू तो जनी तोचितो मानवी धन्य होतो चार मना वासना दुष्ट कामा रे मना सर्वथा पाप बुद्धी नको रे मना धर्मता नीती सोडू नको हो मना अंतरी सार विचार राहो पाच मना पाप संकल्प सोडून द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पना ते नको विषयाची विकारे घडे हो जनीची सहा नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना कामना ना विकारी नको रे मना लोभ हा अंगीकारू नको रे मना मत्सरू दंभ सात मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना बोलणे नीच शोषित जावे स्वयं सर्वदा रवाचे वाचे वदावे मना सर्व लोकांसिरे नीव वावे आठ देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी मना सज्जना जी क्रिया धरावी मना चंदनाचे परित्वा जिजावे, परी अंतरी सज्जनानी ववावे नऊ नकोरे मना द्रव्यते ते अति स्वार्थ बुद्धी नरे पापसांचे घडे भोगणे पापते ते कर्म खोटे न होता मना सारिखे दुःख मोठे दहा सदा सर्वदा प्रीती रामी धरावी दुखाची स्वयं जीवी करावी देहे दुःख ते सुख विवेके सदा स्वस्वरूपी भरावे अकरा जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुची शोधून पाहे मना रे पूर्व संचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले बारा मना मानसी दुःख आनू न कोरे, मना सर्वथा शोक चिंता न कोरे, विवेके देह बुद्धी सोडून द्यावी विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी तेरा मना सांग वना काय झाले अकस्मात ते राज्य सर्व बुडाले मनोनी कुडी वासना सांडीवेगी बळे लागला काळ हा पाठी लागी चौदा जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला परी काळमुखी काळ निमाला महाथोर ते मृत्यूपंथेची गेले किती एक ते जन्मले आणि मेले पंधरा मना पाहता सत्य हे मृत्युभूमी जिता बोलती सर्व ही जीव मीमी, चिरंजीव हे सर्व ही मानिताती अकस्मात सांडुनिया सर्व जाती सोळा मरे एक त्याचा तुझा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. ना जनी लोभरे क्षोभ त्याते मनोनी जनी मागुता जन्म घेते. सतरा मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. गडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे. अठरा मना राघवेवी न आशा न रे मना मानवाची नको कीर्ती तुरे जयावर्णिती जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे तया सर्व ही श्लाघ्यवाणे एकोणीस मना सर्वथा सत्य सोडू नको रे मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे मना सत्य ते सत्य वाचे वदावे मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे वीस बहु पुटी होई जे माय पोटी नको रे मना यातना तेची मोठी निरोधे पचे कोंडिले गर्भवासी अदो मुखरे दुःख त्या बाळकासी एकवीस मना वासना चुकवी एर मना का मना सांडिरे द्रव्यदारा मना यातना थोर हे गर्भवासी मना सज्जना भेटवी रागवासी बावीस मना नाही नाही माझे करावे रघुनायका दृढ चित्ती धरावे महाराज तो स्वामी वायू सुताचा जना उद्धरीनाथ लोकत्रयाचा तेवीस न बोले मना रागवेवी न काही जनी वाऊगे बोलता सुख नाही घडीने घडी काळ आयुष्य नेतो देहांती तुला कोण सोडू पाहतो चोवीस रघुनायकावीन नावे जना सारिके व्यर्थका ओसवावे सदा सर्वदा नाम वासे वसोदे अहमता मनी पापिनी ते नसोदे पंचवीस मनावीट मानू नको बोलण्याचा पुढे मागुता राम जोडेल कैंच्या सुखाची घडी लोटता सुख आहे पुढे सर्व जाईल काही न राहे सव्वीस देहे रक्षणा कारणे यत्न केला परिशेवटी काळ घेऊन गेला करी रे मना भक्ती या राघवाची पुढे अंतरी सोडी चिंता भवाची सत्तावीस भवाच्या भयम काय भीतो सलंडी धरी रे मना धीर दाकासी सांडी रघुनायका सारिखा स्वामी शिरी नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी अठ्ठावीस दीनानाथ राम कोदंडदारी पुढे देखता काळ पोटी थरारी मना वाक्यने मस्त हे सत्यमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी एकोणतीस पदी राघवाचे सदा ब्रीज गाजे बळे बक्तरी पुरी पुशिरी कांबी वाजे पुरी वाहिली सर्व जेने विमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी तीस समर्थाची सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची लिलावर लोक लोकतीनी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी एकतीस महासंकटी सोडले देवजेने प्रतापे बळे आगळा सर्व गुणे जया ते स्मरे शैलजा शूलपाणी नृपेक्षी कदा रामदासाभिमानी बत्तीस अहल्याशिया राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊन गेली वर्णिताम शिनली वेदवाणी नृपेक्षी कदा रामदासाभिमानी तेतीस वसे मेरु मांदार हे सृष्टीलीळा शशी सूर्य तारांगणे मेघमाळा चिरंजीव केले जनी दास दोन्ही नृपेक्षी कदा रामदासाभिमानी चौतीस उपेक्षा कदा रूपी असेन जीवा मानवां निश्चयोतो वसेन शिरी भारवाहेन बोले पुराणी नृपेक्षी कदा रामदासाभिमानी पस्तीस असे हो जया अंतरी भाव जैसा वसे हो तया अंतरी देवतैसा, तैसा अनन्यासी रक्षितसे चापपानी नृपेक्षी कदा सदा सर्वदा देव सन्निध आहे कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे सुखानंद आनंद कैवल्यदानी नृपेक्षी कदा रामदासाभिमानी सदोतीस सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा हरी भक्तीचा गाव गाजे निशानी नृपेक्षी कदा रामदासाभिमानी अडोतीस मना प्रार्थना तुझला एक आहे रघुराज थक्कीत होऊन पाहे अवज्ञा कदा होय दर्थी न कीजे मना सज्जना राग विवस्ती कीजे एकोणचाळीस निती वेद शास्त्रे पुराणे जयाचे नियोगे समाधान पाने तया लागि हे सर्व चांचल्य दीजे मना सज्जना राग विवस्ती कीजे चाळीस मना पाविजे सर्वही सुख जेथे अति आदरे विजे लक्ष तेथे विवेके कुडी कल्पना पालटिंजे मना सज्जना रागवी वस्ती कीजे एक्केचाळीस बहु हिंडता सौख्य होणार नाही शिनावे ना तुडे हित काही विचारे बरे अंतरा विजे मना सज्जना रागवी वस्ती कीजे बेचाळीस परी हेची आता धरावे रघुनायका से करावे दिनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे त्रेचाळीस मना सज्जना एक जीवी धरावे जनी आपुले तू तुवा करावे रघुनायका वीन बोलो नको हो सदा मानसी तो निज ध्यास राहो चौरेचाळीस मनारे जनी मौन मुद्रा धरावी कथा आदरे राघवाची करावी नसे रामते धाम सोडून द्यावे सुखा लागी आरण्य सेवीत जावे पंचेचाळीस जयाचे निसंगे समाधान भंगे अहमता अकस्मात येऊन लागे तये संगतीची जनी कोण गोडी जिये संगतीने मती राम सोडी शेहेचाळीस मना जे घडी राघवे वीन गेली, जनी आपुली ते तुवा हानी केली. रघुनायका वीन तो आहे, जनी दक्ष तो लक्ष लावूनी पाहे. सत्तेचाळीस मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, जनी जानता भक्त होऊनी राहे. गुणी प्रीती राखे क्रमु साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. अठ्ठेचाळीस सदा देव काजी झिजे देह त्याचा सदा रामनामे वदे नित्य वाचा स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा एकोणपन्नास सदा बोलण्या सारिखे चालत आहे अनेकी सदा एक देवासी पाहे सगुणी लेश नाही भ्रमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा पन्नास नसे अंतरी कामना विकारी उदासीन जो तापसी ब्रह्मचारी निवाला मनी लेश नाही तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा एक्कावन मदे मत्सरे सांडिला स्वार्थ बुद्धी प्रपंचिक नाही जयाते उपाधी सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा बावन क्रमी वेळ जो तत्व चिंता न लिंपे कदा वादे विवादे करी सुख संवाद जो उगमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी सदा सर्वदा सत्यवादी विवेकी न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा चोपन सदा सेवी आरण्य तारुण्य काळी मिळेना कदा कल्पनेचे निमेळी चळेना मनी निश्चयो दृढ जाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा पंचावन्न नसे मानसी नष्ट आशा दुराशा वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा ऋणी देव हा भक्तिभावो जयाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा छप्पन दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू दया अंतरी क्रोध संताप कैंच्या जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा सत्तावन जगी होई जे धन्य या राम नामे प्रिया भक्ती उपासना नित्य नेमे उदासीनता तत्वता सारा आहे सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे अठ्ठावन नको वासना विषयी वृत्ती रूपे पदार्थी जडे कामना पूर्व पापे सदा राम निष्काम चिंतीत जावा मना कल्पनेलेश तोही नसावा एकोणसाठ मना कल्पना कल्पिता कल्पकोटी नवे रे नवे सर्वथा राम भेटी मनी कामना राम नाही जयाला अति आदरे प्रीती नाही तयाला साठ मना राम कल्पतरू कामधेनू निधी सार चिंता मनी काय वाणू जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता तया साम्यता कायसी कोण आता एकसष्ट उभा वृक्षातळी दुःख वाहे तया अंतरी सर्वदा आहे जनी सज्जनी वाद हा वाढवावा पुढे मागुता शोक जीवी धरावा बासष्ट निज द्यास तो सर्व तोटो गेला बळे अंतरी शोक संताप ठेला सुखानंद आनंद भेदे बुडाला मना निश्चय सर्व खेदे उडाला त्रेसष्ट घरी कामधेनू पुढे ताक मागे हरिबोध सांडु वेवाद लागे करी सार चिंता मनिकाच खंडे तया मागता देत आहे उदंडे चौसष्ट मूड त्या दृढ बुद्धी असेना अति काम त्या राम चित्ती वसेना अति लोभ त्या क्षोभ होईल अति विषयी सर्वदा दैन्यवाना पासष्ट नको दैन्यवाने जिने भक्ती ऊने अति सर्वदा दुःख दूने, धरी रे मना आदरे प्रीतिरामी, नको वासना हे मधामी विरामी सहासष्ट नवे सार संसार हा घोर आहे मना सज्जना सत्य शोधूनी पाहे जनी विष खाता पुढे सुख कैचे करी रे मना ध्यान या राघवाचे सदुसष्ट गणशा महाराम लावण्य रूपी, महावीर गंभीर पूर्ण प्रतापी करी संकटी सेवकांचा कुडावा प्रभाते मनी राम चिंतित जावा अडुसष्ट बळे आगळा राम कोदंडधारी महाकाळ विक्राळ तोही थरारी पुढे मानवा किंकरा कोण केवा प्रभाते मनी राम चिंतित सावा एकोणसत्तर सुखानंदकारी निवारी भयाते, जनी भक्तिभावे भजावे तयाते, विवेके तजावा अनाचार हेवा प्रभाते मनी राम चिंतीत जावा सत्तर सदा राम नामे वदा पूर्ण कामे कदा पदा नित्य नेमे मदालस्य हा सर्व सोडोणी द्यावा प्रभाते मनी राम चिंतीत जावा एकाहत्तर जयाचे नामे महादोष जाती जयाचे नामे गती पाविजेती जयाचे नामे घडे पुण्य ठेवा प्रभाते मनी राम चिंतीत तावा नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही मुखे नाम उच्चारिते कष्ट नाही महाघोर संसार शत्रुजिनावा प्रभाते मनी राम जावा देहे दंडनेचे महादुःख आहे महादुःख ते नाम घेता न राहे सदाशिव तसे देव देवा प्रभाते मनी राम चिंतित जावा चौऱ्याहत्तर बहुता परी संकटे साधनांची व्रते दान उद्यापने ती धनाची दिनाचा दयाळू मनी आठवावा प्रभाते मनी राम चिंती जसावा पंच्याहत्तर समस्तामध्ये सारसाचार आहे कळेना तरी सर्व शोधून पाहि जीवा संशयो वा उगातो त्यजावा प्रभाते मनी राम चिंतित सावा शहात्तर नवे कर्मना धर्मना योग काही नवे भोगना त्यागना सांग पाही मने दास विश्वास मी धरावा प्रभाते मनी राम चिंतित जावा सत्याहत्तर करी काम निष्काम या राघवाचे करी रूप स्वरूप सर्वा जीवांचे करी छंद निर्द्वंद हे गुण गाता हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता अठ्याहत्तर अहो जानरा राम विश्वास नाही तया पामरा बाधिजे सर्व काही महाराज तो स्वामी कैवल्यदाता वृथा वाहणे देह संसार चिंता एकोणऐंशी मना पावना भावना रागवाची दर्यांतरी सोडी चिंता भवाची भवाची जीवा मानवा भूल ठेली नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली ऐंशी धरा श्रीवरा हरा अंतराते तरा दुस्तरा त्या परा सागराते सरा विसरा त्या भरा दुर्भराते करा निकरा त्या खरा मत्सराते एक्क्याऐंशी मना मत्सरे नाम सांडू नको हो अति आदरे हा निज ध्यासरा हो समस्तामध्ये नाम हे सार आहे तुझी तुळना तुळिताही साहे ब्याऐंशी नाम या राम नामी तुळेना अभाग्या नरा पामरा हे कळेना विषा औषध घेतले पार्वतीशे जीवा मानवा किंकरा कोण पुसे त्र्याऐंशी जेने जाळीला काम तो राम द्यातो उमेसी अति आदरे गुण गातो बहुज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे परी अंतरी नाम विश्वास तेथे चौऱ्याऐंशी विठोने श्री वाहिला देवराना, तया अंतरी सरे त्या सिनेना निवाला स्वयं तापसी चंद्रमौळी जीवा सोडवी राम हा अंतकाळी पंच्याऐंशी भजा राम विश्राम योगेश्वराचा जपुने मिला नेम गौरी हराचा स्वयनी वी तापसी चंद्रमोळी तुमा सोडवी राम अंतकाळी शहाऐंशी मुखी राम विश्राम तेथे आहे सदानंद आनंद सेओ निराहे तया न संदेहकारी नीच दाम हे नाम शोकापहारी सत्याऐंशी मुखी राम त्या काम बांधू शकेना गुणे इष्टदारिष्ट त्याचे चुकेना हरी भक्त तो शक्त कामा समारी जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी अठ्याऐंशी बहु चांगले नाम या राघवाचे अति साधिरे स्वल्प सोपे फुकाचे करी मूळ निर्मूळ घेता भवाचे जीवा मानवा हेची कैवल्य साचे एकोणनव्वद जनी भोजनी नाम वाचे वदावे अति आदरे गद्य घोषे म्हणावे चिंतने अन्न सेवीत जावे तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे नव न ए रामवाणी तया थोरहाणी जनी व्यर्थ प्राणी तया नामकानी, हरी नाम हे शास्त्री पुराणी बहु आगळे बोलिली व्यासवाणी एक्क्याण्णव नको वीट मानू रघुनायकाचा अति आदरे बोलिजे रामवाचा नवेचे मुखी सापडे रे फुकाचा करी गोष त्या जानकी वल्लभाचा ब्याण्णव अति आदरे सर्वही नाम घोषे गिरी कंदरी जाईजे दूरी दोषे हरी तिष्ठतू तोषला नाम घोषे विशेषे हरा मानसी राम पीसे त्र्याण्णव जगी पाहता देव हा अन्नदाता तया लागली तत्वता सार चिंता तयाचे मुखी नाम घेता फुकाचे मना सांग पारे तुझे काय वेंचे चौऱ्याण्णव तिनी लोक जाळू शके कोप एता निवाला हरुतो मुखे नाम घेता जपे आदरे पार्वती विश्वमाता मनोनी ते हे नाम आता पंचन्न, अजामेय पापी वदे पुत्र कामे तया मुक्ती नारायण चेनी नामे शुका कारणे कुंटनी रामवाणी मुखे बोलता ख्याती झाली पुराणी शहाण्णव महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कुळी जपे नित्य काळी पिता पापरूपी तया देखवेना जनी दैत्य तो नाम मुखे मनेना. सत्यनु मुखी नाम नाही तया मुक्ती कैंची अहंता गुणे यातना ते फुकाची पुढे अंत येईल तो दैन्यवाना म्हणोनी म्हणारे म्हणा देवराना अठ्ठ्याण्णव हरिनामने मस्त पाषाणतारी बहुतारिले मानवी देहदारी तया रामनामी सदा जो विकल्पी वदेना कदा जीवतो पापरूपी नव्याण्णव जगी धन्य वाराणसी पुण्यराशी तये माझी जाता गती पूर्वजांसी मुखे रामनामावळी नित्यकाळी जीवाहित सांगे सदा चंद्रमौळी शंभर यथा सांगरे कर्मते हि घडेन घडे कर्मते पुण्य पुण्यगाठी पडेन दया पाहता सर्वभूती असेन फुकाचे मुखी नामते हि वसेना